श्रीधर स्वामीकृत श्रीराम विजय अध्याय पस्तीसावा भरताच्या भेटीची ओढ राम सीता लक्ष्मण हनुमंत विभीषण सुग्रीव सगळे वानर सैन्य बसल्यावर पुष्पक विमानाने आकाशात झेप घेतली आणि ते उत्तरेकडे अयोध्येच्या दिशेने निघाले जमिनीवरचे विलक्षण सौंदर्य विमानातून प्रभू राम सीतामाईला दाखवित होते ही सुवर्णनगरी लंका राजधानी नजीक तो निकुंभिका येथेच लक्ष्मणाने मोठ्या पराक्रमाने इंद्रजिताला ठार मारले तो पर्वत त्यावर आम्ही सैन्यासह तह दिला होता येथूनच आम्ही रावणावर हल्ला करून त्याला परलोकाच्या प्रवासाला धाडले भारत आणि लंका यांना जोडणारा तो सेतुपा हा प्रचंड पूल नल नावाच्या श्रेष्ठ वाहनाराने बांधला आणि त्यावरून सारे वानर सैन्य लंकेत उतरले ते पहा पंपा सरोवर त्याच्या काठी असलेल्या दृश्यमुख पर्वतावर हनुमंताची आणि माझी पहिली भेट झाली त्याने माझी व वानरराज सुग्रीव यांची मैत्री घडून आणली तिथे आपण थोडा वेळ अगस्ती ऋषींच्या आश्रमात जाऊ तुला तेथे लोपामुद्रा भेटेल आणि ऋषी व त्यांच्या पत्नी तुला भेटावेस येतील तुझी सर्व विचारपू विचारपूस करतील जे जे घडले ते सगळे त्यांना सविस्तर सांग पण समुद्र बंधनाची गोष्ट मात्र लोपामुद्रेला सांगू नको नाहीतर तिला आणखीनच गर्व होईल आणि तुला मात्र ती हीन दिन लेखे अगस्ती ऋषींच्या आश्रमाजवळ रामचंद्रांचे विमान येतात अगस्ती ऋषी आश्रमाबाहेर धावले ऋषीमेळा पाहून राम विमानातून खाली उतरले अगस्ती ऋषींनी रामरायाला प्रेमभराने आलिंगन दिले तसेच लक्ष्मणालाही अगस्तींनी प्रेमाने हृदयाशी धरले रामाने अगस्त्य ऋषींना विचारले मागे मी आलो तेव्हा मला दर्शन दिले नाही व आज आपण होऊन बाहेर कसे आलात तेव्हा अगस्त्य म्हणाले रामराया त्यावेळी तुझ्याबरोबर सीतामाई नव्हती आता तू सीतेसह आला रामा तू निर्गुण निराकार सच्चिदानंद घन आहे परंतु तुझी शक्ती तुझ्याबरोबर नसेल तर तुझे दर्शन कसे घ्यावे तुम्हा दोघांचे दर्शन घ्यायला आम्हाला कल्याणकारक होईल अगस्तीचे हे बोलणे ऐकून राम अतिशय आनंदित झाला मग लोपामुद्राने सीतेला विचारले हे सीते राम तुझ्यावर खरेच प्रेम करतो का का आपला उदासीन आहे त्यावर सीता म्हणाली आम्ही वनात फिरत होतो तरीसुद्धा त्यांनी माझ्या सुखात काही कमतरता केली नाही सुवर्णमृगाची हकीकत सांगण्याच्या भरात सीतेने लोपामुद्रेला सेतुबंधनाची कथा सांगितली तेव्हा लोपामुद्रा म्हणाली अगर राम एवढा पराक्रमी मग त्याने एका बाणात सगळा समुद्र आठवून नाही का टाकायचा आमच्या ह्यानी तर एकाच आचमनात सगळा समुद्र पिऊन टाकला होता सीतेने रामरायांचा अपमान कसा बरे सहन करावा सीता बोलू लागली रघुनंदनाच्या बाणाने सप्त समुद्र आठून गेले असते मग सर्व जलचर मेले असते व त्यांच्यापैकी कुणालाही पाणी पिण्यास एक थेंबही शिल्लक राहिला नसता समुद्र शोषण करून टाकण्यास नळ नीळ हनुमंत आहेत ना त्यांनी मनात आणले असते तर कुणीही वानराने एकाच सप्त समुद्र प्राशन केले असते पण हा समुद्र तुझ्या पतीने पिऊन मूत्रमार्गाने सोडून दिला होता ना त्याचे वनर वानर कसे शोषण करणार जानकीच्या या चातुर्याने लोपामुद्रा निरुत्तर झाली थोडा थोडा वेळ गप्पागोष्टी झाल्यावर अगस्तीनी सन्मानाने रामरायांना निरोप दिला नंतर रामरायांच्या आज्ञेवरून विमान भरद्वाज ऋषींच्या आश्रमात उतरले आज चौदा वर्षे चौदा दिवस होऊन रामचंद्रांचा वनवास संपला होता भरद्वाजाने राम लक्ष्मणांना आदरपूर्वक एक दिवस आश्रमात ठेवून घेतले रामरायांनी मारुतीला पुढे पाठवून गुहकाला आणि भरताला आम्ही येत आहोत ऋषींच्या आग्रहामुळे आम्हाला आज येथे राहावे लागत आहे असा निरोप सांगितला तुझ्या स्वागता तयार आहे ही अयोध्या नगरी रामरायांची आज्ञा होता हनुमंताने रामचरणाचे दर्शन घेतले आणि ताबडतोब गुहकाकडे उड्डाण केले हनुमंत गुहकाला म्हणाला गुहका रामचंद्र येत आहे मारुतीच्या मुखातून रामागमनाची वार्ता ऐकतात गुहकाला फार आनंद झाला गुहकाने फुळे फले हनुमंताला अर्पण करून त्यांचे स्वागत केले गुहक हनुमंताला घेऊन नंदीग्रामात भरताकडे गेला दोघेही रामाचे भक्त ते भरताकडे गेले तेव्हा भरत उदासवाणे राम वनवासाची चौदा वर्षे आणि चौदा दिवस हाताच्या बोटाने मोजून म्हणत होता आता रामराया वनवासातून येण्याची वेळ टळून गेली आता आपण ठरवल्याप्रमाणे अग्नी पेटवून त्यात उडी घ्यावी हेच योग्य होय भरताने लाकडे आणून चिता बनवली आता ती पेटवून तिच्यात तो उडी घेणार तोच कोणीतरी धावत धावत आले आणि भरताच्या कानात म्हणाले राम सीता लक्ष्मणासा येत आहे तो हनुमंत होता त्याचे अमृताचे बोल ऐकतात भरताला नवजीवन मिळाले हनुमंताला भरताने प्रेमाने आलिंगन देऊन म्हटले मित्रा रामरायाच्या भेटीसाठी प्राण कासावी झाले भरताने शत्रुघ्नाला अयोध्येत पुढे पाठवून राम येत असल्याची बातमी दिली आणि त्यांच्या स्वागताची तयारी करायला सांगितले शत्रुघ्नाच्या मुखातून ही बातमी ऐकताच जणू सारी अयोध्या पुन्हा सजीव झाली राम वियोगाने सारी अयोध्या निष्प्राण झाली होती तिच्यात आज नवीन उत्साह निर्माण झाला सुमंत वशिष्ठ कौशल्या कैकेयी सुमित्रा या साऱ्यांचा उत्साह अवर्णनीय होता रामचंद्रांचे स्वागत करण्यासाठी नंदीग्रामात सगळे प्रजाजन आकाशाकडे डोळे लावून बसले होते सर्वांचे डोळे आनंदाश्रुनी वाहत होते सगळीकडे मंगलवाद्ये वाजत होती त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार भरतवाजांची आज्ञा घेऊन रामचंद्र पुष्पक विमानात बसले ते नंदीग्रामात आले तेव्हा भारताला खूप आश्चर्य वाटले विमानाने नंदीग्रामात प्रवेश करतात भरताने आनंदाची क्षयाने भूमीवर साष्टांग नमस्कार केला रामचंद्राने भूमीवर पाऊल ठेवताच प्रथम अयोध्येत फडकणाऱ्या रघुवंशाच्या विजयी ध्वजाला मनपूर्वक वंदन केले भरत साष्टांग नमस्कार घालीत रामाच्या भेटीला निघाला भरताच्या नेत्रात अश्रूंची इतकी दाटी झाली की भरताला जमीनही दिसेना भरताची ती तपस्वी मूर्ती पाहून राम अतिशय व्याकुळ झाले रामाच्या भेटीने भरताला मात्र पुन्हा आपल्या वडिलांच्या भेटीचा आनंद झाला दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारतात दोघांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले वियोग दुःखाने होरपळल्याने दोघेही एकमेकांना सोडित नव्हते हा सारा देखाव पाहून विभीषणाला वाटले रावणाला अशा प्रेमाने आपण जिंकू शकलो नाही तर सुग्रीवाच्या मनात आले असे प्रेम आपण वालीकडून मिळवू शकलो नाही वशिष्ठ रथातून उतरत आहेत हे पाहून राम धावतच रथाजवळ गेले आणि त्यांनी वशिष्ठांना साष्टांग नमस्कार घातला रामाला आशीर्वाद देत वशिष्ठांनी प्रेमाने रामाला आलिंगन दिले ते म्हणाले रामा तू पुराण पुरुष आहे तू जगाला अद्भुत लीला दाखवायला तर रुकुला जन्मला आहे तुझे नित्य मंगल असो भरताने लक्ष्मणाला प्रेमाने आलिंगन दिले सीतेला वंदन केले सुग्रीव व विभीषण भरताला नमस्कार करण्यासाठी पुढे झाले तोच भरताने त्यांना प्रेमाने उठवून उभ्याशी धरले नळ नीळ जांबुवंत गुहक या सर्वांच्या भेटी झाल्या भरताला पुन्हा पुन्हा प्रेमाचे भरते येऊन त्याच्या डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली रामाने भरताला त्या अद्भुत पुष्प विमानात बसवून उड्डाण करून नंतर त्या विमानात पुन्हा खाली उतरवले व कुबेराकडे जाण्यास सांगितले राम म्हणाला मी स्मरण करीन तेव्हा यावे अशी आज्ञा होताच विमानाने दक्षिणेकडे आकाशात झेप घेतली प्रभू रामचंद्रांच्या स्वागतासाठी अयोध्येतून चतुरंग दळ हजारो पौरजन वशिष्ठ प्रधान सुमंत माता असे सारे नंदीग्रामी आले होते रामाने त्या सर्वांची चौकशी केली तो सुखसोहळा सोहळा अवर्णनीय होता हा भेटीचा सोहळा पाहण्यासाठी देवानी आकाशातून विमानातून गर्दी केली कौशल्याच्या खांद्यावर रामचंद्राने मस्तक ठेवतात कौशल्या प्रेमाने सद्गतीत झाली कौशल्याच्या मुखातून बोलण्यासाठी शब्दच फुटेना राम आणि लक्ष्मण यांनी तिन्ही मातांना नमस्कार केले कैकेयी रामाला म्हणाली रामा आता सुखाने अयोध्येत राज्य कर मला जे दूषण लागले होते ते आज दूर झाले सीता सर्व मातांना भेटली कौशल्येने जानकीचे मुख कुरवाळून नवरत्न मुद्रिका जानकीच्या बोटात घातली सुमित्रेने आपल्या कंठातील सुवर्णमाळ सीतेच्या गळ्यात घातली परंतु कैकेयी मात्र चार वावगे शब्दच बोलले त्याकडे लक्ष न देता सीता कौशल्या मातेजवळ जाऊन बसली अध्याय पस्तीस पूर्ण